मित्रमैत्रिणींनो एक कविता ऐकवीत आहे ह्या कवितेची विशेष गोष्ट अशी आहे की ह्या कवितेत जो यमक आहे तो समसमान अक्षरांनी बनलेल्या विविध शब्दांनी बनलेला आहे त्याचा अर्थ लक्षात आल्याने एक वेगळा आनंद येईल अशी अपेक्षा करतो भूमिका लांब न करता ऐकवण्यास सुरुवात करतो ऐका तर मी विचारणार नाही की तू मला का बर्बाद केलं मी विचारणार नाही की तू मला का बर्बाद केलं पण चाहत्यांच्या यादीतून मला का बरं बाद केलं पण चाहत्यांच्या यादीतून मला का बरं बाद केलं पुढची ओळ सादर करीत आहे मला खरेच वाटते हिची खरेदी म्हणजे पैशांची नासाडी मला खरेच वाटते हिची खरेदी म्हणजे पैशांची नासाडी पण ती म्हणते न्या चांगली मचकडे ना सलवार आहे ना साडी पण ती म्हणते न्या चांगली मचकडे ना सलवार आहे ना साडी पुढची ओळ ऐकवीत आहे किती अस्सल ग तुझे हे गुलाब अत्तर आहे किती अस्सल ग तुझे हे गुलाब अत्तर आहे गंध आला मला जरी आपणात अंतर आहे गंध आला मला जरी आपणात अंतर आहे पुढे ऐका जिचे दाट काळे कुरळे लांब केस आहेत जिचे दाट काळे कुरळे नि लांब केस आहेत मला वाटते गावात अशी तूच एकमेव केस आहेस मला वाटते गावात अशी तूच एकमेव केस आहेस पुढे कविता वाचत आहे आज्ञा आक्षेप वाक्यांनी आज्ञा आक्षेप वाक्यांनी जे आचरण्यास पुस्तक वर्जून आहे आज्ञा आक्षेप वाक्यांनी जे आचरण्यास पुस्तक वर्जून आहे आता काय सांगू आजपर्यंत केले मी तेच आवर्जून आहे आता काय सांगू आजपर्यंत केले मी तेच आवर्जून आहे तू जात असता रस्त्याने मारतात जी पोर कट म्हणजे तुला कट मारून जातात तू जात असता रस्त्याने मारतात जी पोर कट काय सांगावे त्यांची चेष्टा किती ती पोरकट काय सांगावे त्यांची चेष्टा किती ती पोरकत तुझ्या गालांवर पडणारी ही जी खळी आहे तुझ्या गालांवर पडणारी ही जी खळी आहे बघणाऱ्यांस बांधून घेणारी बघणाऱ्यास बांधून घेणारी ती साखळी आहे ती साखळी आहे तुझ्या गालांवर पडणारी ही जी खळी आहे बघणाऱ्यांस बांधून घेणारी ती साखळी आहे बघत जाऊ नकोस अरे अजाणत्यांना असे लाजेने बघत जाऊ नकोस अरे अजाणत्यांना असे लाजेने ओळखीचे असल्यासारखे वाटेल त्यांना असे लाजेने ओळखीचे असल्यासारखे वाटेल त्यांना असे लाजेने असो माझे जीवन जर पाण्यात आहे असो माझे जीवन जर पाण्यात आहे पाणी का पण हे तुझ्या पापण्यात आहे पाणी का पण हे तुझ्या पापण्यात आहे ज्यांचे केले आहे इथे स्वागत पुण्याने पुण्यामध्ये राहणे हा एक विशेष आनंद आहे तो सांगत आहे ज्यांचे केले आहे इथे स्वागत पुण्याने त्यांनी हे प्राप्त केले आहे गत पुण्याने त्यांनी हे प्राप्त केले आहे गत पुण्याने नोकरीमध्ये जेव्हा इन्क्रीमेंट होत नाही तर कशी भावना हृदयात येते आणि काय संवाद होतात वरिष्ठांसोबत तेच सांगत आहे आम्ही म्हणत नाही तुम्ही इफिशियंट नाही आम्ही म्हणत नाही तुम्ही इफिशियंट नाही पण तुमची ही इफिशियन्सी सफिशियंट नाही पण तुमची ही इफिशियन्सी सफिशियंट नाही एखाद्या मुलाला एखादी मुलगी चांगली वाटून सुद्धा जेव्हा त्याचे जीवनाचे संघर्ष अपूर्ण असल्यामुळे तो तिला प्राप्त करण्याची इच्छा करू शकत नाही त्यावेळेसची भावना सांगत आहे हे जरी सुनिश्चित किती सुशील सुंदर आहे हे जरी सुनिश्चित किती सुशील सुंदर आहे तिला प्राप्त करावे सदर ध्येय मला सुदूर आहे तिला प्राप्त करावे सदर ध्येय मला सुदूर आहे पुढच्या ओळीत हास्यरस सांगत आहे माझ्या नोकरीची अशी काही झाली अहो सांगता माझ्या नोकरीची अशी काही झाली अहो सांगता कंपनी निघून गेली नवीन पत्त्याला मला न सांगता कंपनी निघून गेली नवीन पत्त्याला मला न सांगता हा एक सरदारचा जोक होता त्याचा अनुवाद झालेला आहे पुढील ओळीत करुण रस सांगत आहे घेऊनी जातो ज्या अर्थी स्वसदनी कोवळ्या मुला यम यम म्हणजे यमराज मुलामध्ये मुला लावरती अनुस्वार दिलाय म्हणजे मुलांना असा अर्थ घ्यावा घेऊनी जातो ज्या अर्थी स्वसदनी कोवळ्या मुला यम ही गोष्टच सांगते हृदय त्याचे नाही मुळीच मुलायम ही गोष्टच सांगते हृदय त्याचे नाही मुळीच मुलायम पुढची ओळ वराडी शब्दांत आहे न न बोलली तू अन न अजून व व्हय जे म्हणतो ना होकारार्थक व्हय त्याच्यामध्ये यचा लोप होऊन व शब्द सिद्ध होत असतो न न बोलली तू अन न अजून व तुझं असं अग वावग वागणं बर नव्ह तुझं असं अग वावग वागणं बर नव्ह पुढील ओळीत एका प्रकारे अद्भुत रस सांगत आहे ऐकून नक्कीच म्हणणार तुम्ही अरेच्या ऐकून नक्कीच म्हणणार तुम्ही अरेच्या आमचा जावई शिवत नाही अरे च्या च्या म्हणजे चहा म्हणण्याचा अर्थ दारू वगैरे सोडा तो चहाला पण स्पर्श करत नाही हेच आश्चर्य आजच्या जगात ऐकून नक्कीच म्हणणार तुम्ही अरे च्या आमचं जावई शिवत नाही अरे च्या पुढील ओळीत सूर्यदेवताची स्तुतीच करत आहे थंडी पळविण्यास उपयोगी कापडात ऊन आहे म्हणजे उनी कापड गरम असतं ना थंडी पळविण्यास उपयोगी कापडात ऊन आहे याच्यामध्ये लक्ष द्या ऊचा पण अनुप्रास साधलेला आहे थंडी पळविण्यास उपयोगी कापडात ऊन आहे सर्वांहून उबदार नव्हे पूर्ण असरदार ऊन आहे म्हणजे सूर्याचं ऊन सर्वांहून उबदार नव्हे पूर्ण असरदार ऊन आहे विक्रेता बोलिला की माझे मद आहे अस्सल विक्रेता बोलिला की माझे मद आहे अस्सल ग्राहक चालीला म्हणत म्हणत असल असल ग्राहक चालीला म्हणत म्हणत असल असल शेवटची ओळ सांगत आहे ही माझ्या काही मित्रांना मी पूर्वी सांगितलेली आहे काय सांगू जगाशी माझं काय नातं आहे काय सांगू जगाशी माझं काय नातं आहे माझ्यातच तर ही सारी कायनात आहे माझ्यातच तर ही सारी कायनात आहे मित्रांनो सगळ्या ओळ्यांमध्ये शेवटचे शब्द जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकले असतील तर सारख्या सारख्याच अक्षरांनी बनलेले आहेत यमक तर साधला आहे पण हे पण वैशिष्ट्य आहे मला वाटतं याला रूपक अलंकार म्हणतात श्लेष अलंकारमध्ये काय असतं की एकच शब्द एकदा वापरून त्याचे अनेक अर्थ निघतात पण इथे सारखेच अक्षराचे शब्द एकदा न वापरता दोनदा वापरून दोन अर्थ वगैरे केलेले असल्यामुळे हा रूपक अलंकार आहे जिथे शक्य झाले तिथे या शेवटच्या शब्दांना सोडून बाकीच्या शब्दांमध्ये पण अनुप्रास घालण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्षात आला नसेल तर लक्षपूर्वक ऐकल्याने लक्षात येईल धन्यवाद